मुक्त कासया म्हणावी बंधन ते नाही ठावी सुखे करीतो कीर्तनो भय विसरले मनो देखी जे नानासू घालू कोणावरी कासू तुका म्हणी साही देवाहे तैसाही बंधन कसलं असतं कशा प्रकारचं असतं हेच मला माहीत नाही मुक्ती किंवा मोक्ष कशाला म्हणायचं हे सुद्धा मला कळत नाही या ठिकाणी मी आता सुखाने कीर्तन करीत असून मला कसलीही भीती राहिलेली नाही आता कुणाचा नाश करावा अशी वस्तूच माझ्या समोर दिसत नसल्यामुळे मी कास घालून आता कुणाचा प्रतिकार करावा तुकाराम महाराज म्हणतात हा देव मला नेहमी सहाय्य करीत असतो आणि तो तसाच कृपाळू आहे हो नाम्याच्या काळी खडे मांडविले बाळी तेची पुढे पुढे काही मग लागली आसोई सोयी रज्जू सर्प होता तो वरीची न कळता तुका म्हणी साचे भय नाही बागुलाचे लहानपणी सुरुवात करताना किंवा श्री गणेशा शिकत असताना सुरुवातीला एका एका अक्षरावर खडा ठेवून शिकवली जाते लहान मुलांना अशाच रीतीनं शिकवलं जातं पुढे मात्र चांगला अभ्यास झाल्यानंतर खडे मांडून शिकवण्याची गरज राहत नाही दोरी हा सर्प आहे अशी ज्या वेळेला भावना होती तोपर्यंतच त्याची भीती असते मात्र तुकाराम महाराज म्हणतात बागुलाचे भय तो केवळ बागुलबुवा आहे हे सत्य ज्ञान होताच त्याचे भय नाहीच होते म्हणजे दोरीच्या ठिकाणी सर्प भासतो तोपर्यंतच त्या सर्पाचं भय असतं मात्र हा सर्प नाही ही दोरी आहे असं ज्यावेळी सत्यज्ञान होतं त्यावेळेला त्या सर्पाची भीती जाते आणि बागुल हा खाणारा नाही असं ज्यावेळेला सत्यज्ञान होतं त्यावेळेला त्या बागुलाचंही भय नाहीस होत आता पुढे धरी माझे आठव वैखरी नको बडबडू भांडे काही वावगे ते रांडी विठ्ठलू विठ्ठलू ऐसे साडून या बोलू का आणू तुझ स्वामीची हे जाणू माझ्या या वाणीनं इथून पुढे फक्त विठ्ठलाचेच स्मरण करावे हे वाचे उगीच तू फुकट वेगळी बडबड काही करत बसू नकोस विठ्ठल विठ्ठल असे शब्द सोडून तू दुसरे काहीही बोलू नकोस तुकाराम महाराज म्हणतात तू जर असं करणार नाहीस तर तुला देवाची आण आहे काय नव्हे करिता तुझू आता राखे माझी लाजू मी तू अपराधाची राशी शिखा अंगुष्ट तुपाशी त्राही त्राही त्राही मज कृपा दृष्टी पाही तुका म्हणे देवा सत्य घ्यावी आता सेवा देवा जर तुझ्या मनात आला तर तू काय करू शकत नाहीस तुला सर्व काही शक्य आहे आणि आता तरी तू माझी लाज राख हे देवा मी तर अनंत अपराधाची राशी आहे माझ्या शेंडीपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत पापे भरून गेलेले आहेत देवा तू माझे रक्षण कर मी तुला अशी त्रिवार विनंती करीत आहे माझ्यावर कृपादृष्टीने पहा तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी ही सत्य स्वरूपाची सेवा तुम्ही घ्या आपल्या पदरात मानून घ्या वंदिन मी भूते आता अवघेची समजते तुमची करीन भावना पदोपदी नारायणा गाळून या भेदू प्रमाण तो ऐसा वेदू का म्हणे मगू नव्हे दुजयाचा संग देवा मी सर्व प्राणी मात्रांना आता नमस्कार करीन कारण सर्व प्राणी मात्र हा तूच भरून राहिला आहेस हे नारायणा पदोपदी मी तुमच्याच भावनेने पाहिन सर्वत्र जिकडं पाहिन तिकडं मला तूच दिसतोस लहान मोठा हसा भेद सोडून मी वागेन वेदामध्ये जो काही भेद सांगितलेला असेल तो भेद सोडून जे काय आहे तो सर्व वेद आम्हाला प्रमाण आहे मात्र कुठल्याही प्रकारचा भेद आम्हाला मान्य नाही तुकाराम महाराज म्हणतात हे देवा एवढे झाल्यानंतर मला दुसऱ्या कुणाची संगत सहन होणार नाही पूजा पूज्य मानू कथे उभे हरिजनू ज्याची कीर्ती वा ते ते ओतली ते मूर्ती देहाचा विसरू केला आनंदे संचारू गेला अभिमानू लाज बोळ मानू, शोक मोह चिंता याची नेनती ते वार्ता तुका म्हणे सखी विठोबाचो ते सारिखे। हरिभक्त कथेला उभा असताना हार भुका लावायचा असेल तर प्रथम त्यांना लावावा कारण कथेच्या वेळी इतर पूज्य व्यक्तींपेक्षा कथा करणारे हरिभक्त पूज्य असतात म्हणूनच प्रथम तेच मान देण्यास योग्य आहेत कथेमध्ये ज्याची कीर्ती वाखाणतात त्या हरीची मूर्ती हरिभक्तात ओतलेली असते त्या हरिभक्तांना देहाचा विसर पडलेला असतो आणि त्यांच्या अंगात आनंदाचा संचार झालेला असतो कथेच्या वेळी त्यांचा अभिमान गेलेला असतो आणि त्यांनी लाज आणि मान या देहामधून बाहेर घालवले असतात शोक मोह आणि चिंता यांची वार्ताही त्यावेळी त्यांना माहीत नसते इतके ते त्या कथेमध्ये रंगून गेलेले असतात तुकाराम महाराज म्हणतात कथेमध्ये रंगलेले हरिभक्त विठोबाचे खरे सखे असतात म्हणूनच ते विठोबा सारखेच असतात भाव तैसे पळू न चले देवा पाशी पळू धावी जाती पाशी जाती खून येर येरा चित्ती हिरा हिरकणी काढी आतोनी आईरणी तुका म्हणी केली मन शुद्ध हे चांगली जसा भाव असेल त्याच प्रकारचं फळ मिळतो जर भाव नसेल तर देवाजवळ इतर कोणतेही बळ चालत नाही जो ज्या जातीचा असतो तो आपल्या जातीकडे धावत असतो कारण एका जातीच्या दोन चित्तांना एकमेकाचे वर्म कळत असते हिरा आयरण्यवर रुतून बसला तर त्याला हिरकणीने स्पर्श केला तर ती हिरकणी त्याला ऐरणीतून बाहेर काढते तुकाराम महाराज म्हणतात या दृष्टांताप्रमाणे देव आपलासा करून घेण्यासाठी भाव पाहिजे आणि भाव उत्पन्न होण्यासाठी मन शुद्ध करावे लागते वरी वरी बोला रसू कथी ज्ञाना माझे फोसू ऐशी लटके जे ठकू तया हो ना परलोक परिशेक सांगे अंगाधुळी न लगे तुका म्हणी हाडी कुत्र्याला विले झगडे बोलण्यात वरवर माधुरी असली आणि लोकांना ब्रह्मज्ञान सांगत असला तरी पण स्वतः अनुभव शून्य असेल तर त्याचे ते सांगणे व्यर्थ आहे खोल आहे अशा प्रकारचे लोक हे फसवे असतात दांभिक असतात त्यांना धड इहलोके सुद्धा काही मिळत नाही आणि परलोकही उरत नाही तो ऐकतो एक आणि सांगतो मात्र भलतेच अंगाला परमार्थ विचारांची धूळ लागू देत नाही तुकाराम महाराज म्हणतात हाडकासाठी किंवा हाडाच्या तुकड्यासाठी भांडणाऱ्या कुत्र्याप्रमाणे त्यांची अवस्था झालेली असते हेची तुझी पूजा आता करीन राजा अवघी तुझीच ही पदे नमस्कारिन अभेदे न वर्जित दिशा जाय तेथेची सरिसा नव्हे कदेशी तुका म्हणे गुणदोषी देवा मी तुझी पूजा आता हीच करीन सर्व भूते तुझीच स्वरूपी आहेत अशा अभेद भावाने सर्वांना नमस्कार करीन आणि हीच तुझी पूजा असेल कोणतीही दिशा वर्ज न करता सर्वत्र तुझेच स्वरूप पाहिन सर्वांना अभेदपणे नमस्कार करीन तुकाराम महाराज म्हणतात देवा मी गुणदोषांच्या बाबतीत एकदेशी होणार नाही म्हणजे कोणत्याही भूतामधील दोषाकडे मी मुळीच लक्ष देणार नाही कारण सर्वत्र तूच भरून राहिलेला आहे हा पुले तू काही हे ते सांगी जेसे नाही परी हे वाणी वाय चळे छंद करे विते बरळे पंचभूतांचा हा मिळा देह सत्यत्वे निराळा तुका म्हणे भुली हिच्या चाव फराट्या चाली हा सर्व प्रपंच नाशवंत असल्यामुळे माझे म्हणून सांगण्यासारखे या ठिकाणी काही नाही पण ही वाणी निष्कारणच खोटे चाळे करीत राहते या देहाला मी म्हणते स्त्री पुत्र धन यांना माझे म्हणण्याची बडबड करीत राहते आणि मनुष्याला या संसाराचा खोटा नाद लावते पंच महाभूतांचे मिश्रण असलेला हा देह जड असल्यामुळे खरे तर आत्म्याहून भिन्न आहे तरी सुद्धा ही वाणी देहाला मी असे म्हणते तुकाराम महाराज म्हणतात केवळ अविचारामुळे या वाणीच्या बोलण्याच्या रीती उलट्या झालेल्या आहेत विठ्ठल नावाडा फुकाचा साठी वाचा कती कर जैसे तैसे उभा राहिला न बैसे न पाहिशी दोरी जाती कोण न विचारी तुका म्हणी भेटी हा का देता उठा उठी या भवसागरामधून तारून नेणारा हा भगवान विठ्ठल फुकटचा नावाडे आहे मात्र त्याची मनापासून आळवणी आपल्या वाणीने सातत्यानं केली पाहिजे हा देव कमरेवर हात ठेवून जसाच्या तसा उभा असून खाली बसत नाही पाप पुण्याची शिदोरी किती आहे किंवा भक्ताची जात कोणी कोणती आहे याचा विचार न करता हा भक्तांवर कृपा करीत असतो तुकाराम महाराज म्हणतात भक्तांनी हाक मारल्याबरोबर हा देव ताबडतोब त्यांना भेट देतो आणि त्यांची सर्व संकट दूर करतो कृपावंत किती दिने बहु आवडते त्यांचा भारवा हे माथा करी योग क्षेमचिंता बोलून दी वाटू करी धरुणी दावी नीटू तुका म्हणी जीवी अनुसरता एका भावी हा माझा विठ्ठल किती कृपाळू आहे त्याला संसार दुःखाने दीन झालेले लोक फार आवडतात त्या दिनांच्या प्रपंचा भार तो स्वतः डोक्यावर वाहतो आणि त्यांच्या परमार्थासंबंधी योगक्षमाची चिंता सुद्धा तोच करतो त्यांना परमार्थाची वाट चुकू येत नाही आणि जरी ते चुकले तरी त्यांचा हात धरून त्यांना तो नीट मार्गाला लावतो व्यवस्थित मार्ग दाखवतो तुकाराम महाराज म्हणतात त्या भगवंताला एकनिष्ठ जीवाभावाने शरण गेल्यास तो भक्तांची सारी कामे पूर्ण करतो नेनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वासुनी रूप आवडी आम्हाशी तैसा जोडी ऋषिकेशी आम्ही भावी बळीवंतू तू जगालू हृदयातू का म्हणी तुझ धाकू देता पाव शील हाकू या भगवंताला या ईश्वराला आम्ही भाविक भक्त जितके अधिक चांगले ओळखतो तितके कुणीही म्हणजे वेद श्रुती पुराणे इत्यादी इतर कोणीही त्याला व्यवस्थित जाणू शकत नाही कारण खरी ओळख फक्त आम्हालाच आहे हे ऋषिकेशी आम्हाला तुझे रूप फारच आवडते म्हणूनच तू आमच्यासाठी रूप धारण करीत जा आम्ही भावाच्या बळाने तुझ्यापेक्षाही बलवान झालो आहोत म्हणून आम्ही तुला व्यापकाला हृदयामध्ये कोंडून ठेवले आहे तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुला आमचे भय आहे म्हणून तू हाक देताच आमच्याकडे धावत येतोस मन गुंतले लुलया जाय धावनी त्या ठाया मागे परतवी तो बळी शूर एक भूमंडळी येऊन या घाली घाला नेणो काय होईल तुला तुका ने बहु नाडिले शहाने हे मन विषय लोलप होऊन विषयामध्ये गुंतलेले आहे त्यामुळे ते प्रत्येक वेळी विषयाकडे धावत जाते किंवा विषयाकडे धाव घेते त्या मनाला जो विषयापासून मागे फिरवतो तोच एक या जगामध्ये बलवान आणि खरा शूर आहे अरे नारा हे मन जेव्हा तुझ्यावर विषय आसक्तीचा घाला घालते तेव्हा त्याच्यापासून पुढे कोणता अनर्थ होणार आहे हे तुला आता कसे काय करणार तुकाराम महाराज म्हणतात या मनाने मोठमोठ्या शहाण्यानाही फसवलेले आहे यासाठी या मनाला आवरा घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठो बाचे मुख तुम्ही आई कारे कानू माझ्या विठो बाचे गुणू मना तेथे धाव घेई राहे विठो बाचे पायी तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा हे माझ्या वाचे हे माझ्या वाणी तू विठोबाचे गोड नाम घे डोळ्यानो तुम्ही विठोबाचे मुख पहा आणि ते त्या पाहण्याचे सुख अनुभवा हे कानानो तुम्ही फक्त विठोबाचेच गुण ऐका माझ्या मना तू सुद्धा या विठोबाच्या पायाकडे धाव घे आणि त्या ठिकाणीच स्थिर हो तू आता दुसरीकडे कुठं पळू नकोस विठ्ठलाच्या पायाच्या ठिकाणीच स्थिर होऊन राहा तुकाराम महाराज म्हणतात हे माझ्या जीवा तू या केशवाला कधीच सोडू नकोस धनी न गुण गाता रूपदृष्टी निहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग सकळ मंगळाचे सारू सिद्धीचे भांडारू तुका म्हणे सुखाव पार नाही लेखाव हरीचे गुणगान गाताना आणि डोळ्याने रूप पाहताना तृप्ती कधी होत नाही असा हा पांडुरंग सर्वांमध्ये श्रेष्ठ चांगला असून त्याची अंगकांती सावळी आणि तेजस्वी आहे हरीचे रूप सर्व मंगलाचे सार असून वृद्धी सिद्धीचे भांडार आहे तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या सुखाला अंत नाही पार नाही आणि लेखा म्हणजे मर्यादा सुद्धा नाही जरी मी पतीच नव्हतो देवा तरी तू पावन कैसा तेव्हा म्हणून माझे नाम आधी मग तू पावन कृपानिधी लोहू महिमान परिसा नाही तरी दगड जैसा तू का म्हणी याचक भावी कल्पतरो मान पावी देवा जर मी पथित नसतो तर तू पावन कसा काय झाला असतस म्हणून हे कृपानिधी पतित पावन या शब्दामध्ये पतित हे माझे नाव आधी आहे आणि पावन हे तुझे नाव नंतर आलेले आहे लोखंडाशिवाय परिसराला महत्व नाही कारण लोखंड जर नसते तर दगड जसे असतात त्यापैकी तोही झाला असता पण परिसराला महत्व लोखंडामुळे येतो तसं आमच्यामुळेच तुला महत्व आलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात याचकांच्या इच्छेमुळे कल्पतरूला महत्व आहे तसे आम्ही पतित आहोत म्हणूनच तुला पावनत्व आहे आणि तुला महत्व प्राप्त झालेलं आहे जर कुणाचीच इच्छा नसेल तर कल्पवृक्ष असून सुद्धा काय कामाचा इतर झाडासारखंच तेही एक झाडच असंच त्याचं स्वरूप राहिलं असतं एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती कळू आली जीवी मज माझी आची भावी आठवची पुरी सुख घे मोहरी तुका म्हणी म्हणू पूजा इच्छे नारायण चित्तामध्ये हरिविषयी प्रेम असेल तर दुसऱ्या कोणत्याही शहाणपणाची गरज लागत नाही आणि हे सुद्धा मला हरिविषयक प्रेमामुळेच मनापासून समजून आलेलं आहे हे पूर्णपणे कळलं आहे मनुष्याने कोणतीही कर्मे न करता नुसते देवाचे अखंड चिंतन केले तरी सुद्धा ते पुरेस आहे त्या योगाने सर्व सुखे पुढे येऊन उभी राहतात तुकाराम महाराज म्हणतात हा नारायण मनोमय पूजेचीच इच्छा करीत असतो मज संतांचा आधारू तू एकले निर्विकारू पहा विचारुनी देवा नको आम्हा सवे दादा तुझ बोल न बोलवे आम्हा भांडा याची सवे तू का म्हणी तरी ऐक्य भाव उरे उरे जेव्हा मला या संतांचा मोठा आधार आहे पण तू मात्र एकटाच असून पूर्णपणे निर्विकार आहेस देवा तुम्ही नीट विचार करा उगीच आमच्या बरोबर दावा धारण करू नका तुम्हाला एक शब्द सुद्धा बोलायला नको आणि आम्हास मात्र भांडण करण्याची सवय आहे तुकाराम महाराज म्हणतात यासाठीच देवा ऐक्य भाव उरेल असे कर तुझ मागणे ते देवा आम्हा तुझे चरण सेवा हानने घू तरी वृद्धी सिद्धी मुक्तीचारी संत संगती सर्व काळू थोर प्रेमाचा सुकाळू तुका म्हणे नामू तेने पुरे माझे कामू हे परमेश्वरा तुझी सेवा मला दे माझे एवढेच तुला मागणे आहे दुसरे काही दिलेस तरी ते मी घेणार नाही तुझी वृद्धी सिद्धी किंवा चार प्रकारच्या मुक्ती यातील मला काही नको नेहमी मला संतांची संगत दे त्यांच्याच संगतीमध्ये प्रेमाचा मोठा सुकाळ असतो तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुझे एक नाम मला पुरेश आहे त्यामुळे माझे सर्व काम पूर्ण होऊन जाईल तुझा तू जन्मोजन्मीचा अंकितू अनिक नेने काही हे वाव तुझ वाचोनी केशवाव हेची माझे गाणे तुझे नाम संकीर्तनू तुझ्या नामाची भूषणे तुका म्हणे लालू देवा मी तुला शरण आलोय आणि तुझा जन्मोजन्मीचा मी शेवक झालोय देवा तुझ्या प्राप्तीशिवाय मला दुसरी कसलीही हाव नाही माझी कसलीही वांछा किंवा इच्छा राहिलेली नाही फक्त मला तुझी प्राप्ती व्हावी हीच माझी इच्छा आहे तुझे मोठ्या आवडीने नामसंकीर्तन करणे हे माझे गाणे आहे तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या नामाची घोषणे हे देवा मी मोठ्या प्रेमाने माझ्या अंगावर धारण केलेले आहेत उतरलो पारू सत्य झाला हा निर्धारू तुझे नाम धरले कंठी केली संसाराची तुटी आता नवे बाधाव विषयी काही कदा तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही तेव्हा मी या भवसागरातून सुखरूपपणे पहिले तीर गाठले आहे हाच माझा थोर निश्चय आहे तुझे नाम माझ्या मुखात असल्याने आता मला या संसाराचा लोभ संपूनच गेलेला आहे यापुढे कधी कसलीही बाधा मला होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात मला आता या जगामध्ये या संसारामध्ये काही मिळवायचे उरले आहे असे अजिबात नाही मला सर्व काही मिळालेलं आहे मतीहीनू एकमेगा तुझे दिनू देवा करावा सांभाळू वारी माझी तळमळू नको माझे ठाई गुण दोष घालू काही अपराधाच्या कोटी तुका म्हणे घाली पोटी देवा मी एक तुमचा क्रियानष्ट नष्ट अत्यंत दीन असा दास आहे यासाठी माझा सांभाळ कर आणि माझ्या मनात अपराध नष्ट करण्याविषयी जी तळमळ आहे ती दूर करा यापुढे माझ्यामध्ये कोणतेही गुणदोष घालू नका तुकाराम महाराज म्हणतात आजपर्यंत केलेले कोट्यावधी अपराध पोटात घाला आणि माझा सन्मान करा नाही निर्मळ जीवनू काय करील साबनू तैसे चित्त शुद्ध नाही ते ते बोध करील काय वृक्ष धरी पुष्प फळू काय करील वसंत काळू वांझान होतील कुरी काय करावे भ्रतारी नपुंसका पुरुषासी काय करील बाईल त्यासी प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार तुका म्हणे जीवने विनू पीक नव्हे नव्हे जाणू जर पाणीच स्वच्छ नसेल तर साबण काय करणार त्याप्रमाणे जर चित्त शुद्ध नसेल तर आत्मज्ञानाचा उपदेश काय करणार आहे तो कसा कामाला येणार वृक्ष जर वांस असेल त्याला जर फुले फळे येत नसतील किंवा आलेली जर टिकत नसतील तर वसंत ऋतू जरी आला तरी काय तो उपयोगाचा वांझेला लेकरे होत नसतील तर नवऱ्याने काय करावे नवरा नपुंसक असेल तर त्या बायकोने काय करावे प्राण निघून गेल्यानंतर हे शरीर कोणताही व्यवहार करू शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात पाण्या वाचून पिके येत नाहीत त्याप्रमाणेच चित्त शुद्धीशिवाय आत्मज्ञान होणार नाही म्हणून चित्तशुद्धी प्रथम अत्यंत महत्वाची आहे नवा नवसांची जालो तुम्हाशी वाणीची हून तुझे नाम घेते देवा पिंड दान देते हुन होते मागे पुढे दुजे बोला या रोकडे तुका म्हणे पांडुरंगा कोणा घेतोशी ओसंगा देवा आम्ही तुमची नव्या नवसाची मुले जन्माला आलो आहोत आमच्या जन्मापूर्वी तुम्हाला मुलांची वानच होती देवा जर आम्ही जन्माला आलो नसतो तर तुझे नाम कुणी घेतले असते आणि तुला पिंडदान कुणी केले असते आम्ही जर नसतो तर तुझ्या मागे पुढे कोण राहिले असते आणि तुझ्याशी स्पष्टपणे बोलण्यासाठी कोण होते तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा आम्ही जन्मलो नसतो तर कोणाला पदरात घेतली असतेस कोणाला मांडीवर घेऊन खेळवले असतेस हे का बीजा केला नासू मग भोगिले कनिसू कळे सकळा हा भाऊ थोरा वरी जीव लाभ नाही फुकासाठी केल्या विन जीवासाठी तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी जेव्हा एक बी स्वतःला मातीमध्ये गाडून घेत स्वतःचा नाश करून घेत मग ते रुजून त्याला अंकुर फुटतो मग त्याचं ताट बनत आणि त्या ताटाला कधीच लागत आणि मग त्या कणसाचा आनंद भोगायला मिळतो म्हणजे एका बीन ज्यावेळेला स्वतःचा नाश करून घ्यावा त्यावेळेलाच कणसाचा आनंद घेता येतो त्याप्रमाणे साधन केल्याशिवाय कोणतेही साध्य प्राप्त होत नाही हा सिद्धांत सर्व लहान थोरांना सर्व जीवांना माहीत आहे जीव अर्पण केल्याशिवाय फुकट कोणताही लाभ होत नाही जे काही करायचं असेल त्यासाठी पूर्ण समर्पण करून जर केलं तर त्यामध्ये पुष्कळ फायदा होऊ शकतो किंवा यश मिळू शकतो तुकाराम महाराज म्हणतात योद्ध्याने युद्ध करता करता आपला जीव धारातीर्थी अर्पण केला तर त्या स्वर्ग आणि कीर्ती असा दुप्पट लाभ होतो आयुष्य गेले वाया विनू थोर झाली नागवनू आता धावा धाव करी काय पाहतोशी हरी माझे तुझे याची गती दिवस गेले तोंडी माती मन वाव घेऊन बुडवू पाहे दे पडिला विषयांचा घालाव तेने विली मला शरण आलू आता धावी तुका म्हणे मज पावी देवा तुझ्या प्राप्तीशिवायच माझे आजपर्यंतचे आयुष्य व्यर्थ गेले आणि माझे मोठे नुकसान झाले हे हरी आता तरी काही धावपळ कर माझ्या देहांताची वेळ जवळ आली तरी सुद्धा तू कशाचा विचार करीत बसला आहेस देवा मी आजपर्यंत तुझे भजन केले नाही त्यामुळे तूही माझा उद्धार केला नाहीस अशा प्रकारे दोघांनी दोघांची उपेक्षा करण्यातच दिवस निघून गेले परंतु आता माझ्या तोंडात माती पडण्याची वेळ आली आहे या विषयासक्त मनाने भजनासाठी मला सवडच मिळू दिली नाही हे मन मला भव नदीत बुडवू पाहत होते तसेच माझ्यावर पाच विषयांचा घाला पडला होता त्यामुळे माझ्या परमार्थाचे फार नुकसान झाले तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मी तुला शरण आलोय तरी धाव आणि मला भेट दे सो सोने विपत्ती जोडी दिली तुझी हाती त्याचा हाची उपकारू अंती आम्हाशी व्यवहारू नामरूपा केला ठाऊ तुझ कोण म्हणते देऊ तू का म्हणी हरी तुझ ठाव दिला घरी आजपर्यंत आम्ही हे देवा अनेक हलापेष्टा सहन केल्या तुला तुझ्या स्थानाची प्राप्ती करून दिली त्याचा तू असाच उपकार अंत अंतकाळात आम्हाला सोडून जाण्याचा व्यवहार तुला कसा काय शोभला तुला नामरूपाचे स्थान आम्हीच प्राप्त करून दिले नाहीतर तुला देव असे कुणी म्हटले असते तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला तुझ्या घरात नीट स्थान प्राप्त करून दिले ती आम्हीच हा पुली मागता काय नाही आम्हा सत्ता परी या लौकिका कारणे उरी ठेविले बोलणे येची आता घडी करू बैसो तेची फडी तुका म्हणी तू तुला ठाव नाही से विठ्ठला देवा आमचे तुझ्याकडे जे प्रेमरूप येणी आहे ते मागण्यास सुद्धा आम्हाला हक्क नाही काय अरे जबरदस्तीने तुला मागावे तर तुझी आणि माझी अपकिर्ती होईल म्हणून मी तुझ्याशी अधिक बोलायचे टाळीत आहे आणि गप्प बसून राहिलोय देवा तुला यापुढे माझ्याशी घेण्यात येण्याचा व्यवहार करायचा नसेल याच घटकेला तुझा हिशोब पूर्ण करायला आपण बसूया तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला आता माझ्या खात्यातून तुझे नाव काढून तुला निराधार करून टाकतो म्हणजे मग तुझे डोळे उघडतील असो आता किती तुझ यावे काकुलते माझे प्रारब्ध हे गाढे तू बा पुढे तया पुढे सोडविन आता ब्रीद तुझे पंढरीनाथा तू का म्हणे बळी तो गांध्याचे कानपिळी देवा आमच्या प्रारब्ध दुःखातून सोडवण्यासाठी तुला मी किती वेळा काकुळतीला यावे आणि किती वेळा प्रार्थना करावी याला काही अंत राहिला नाही पण यापुढे हे पुरे झाले असे मला वाटते कारण आमचे प्रारब्ध बलवान आहे आणि त्यापुढे तू अगदीच किरकोळ बापडा आहेस असे वाटते हे पंढरीनाथा म्हणूनच तू माझे प्रारब्ध दुःख नाहीसे करण्यास असमर्थ ठरला आहेस त्यामुळे मी आता तुझी भयनाशनादी ब्रिदे सोडायला लावीन तुकाराम महाराज म्हणतात जो बळी असतो तो निर्बळाचे कान पिळत असतो असा या जगाचा न्याय आहे त्यामुळे आम्ही तुला ब्रिजे सोडायला लावणारच काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सारू भव सिंधू तरी पारू योग याग तपे केली तयाने अमुपे तू का म्हणी जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा जर विठ्ठलाचे फक्त एक नामचिंतन जरी केलं तर सर्व काही केल्यासारखं आहे कारण ते सर्व साधनांचे सार आहे आणि या भवसिंधूच्या पैलतीरावर पोहोचणारे साधन आहे ज्याने विठ्ठलाचे नामचिंतन केले त्याने पुष्कळ योग याग तपे केले असे समजावे कारण या नावामध्ये सर्व साधनांचा अंतर्भाव होतो तुकाराम महाराज म्हणतात यासाठीच स्वपा तीन अक्षरांचा मंत्र विठ्ठल हा नाममंत्राचा जप सातत्यानं करा हो का दुराचारी वाचे नाम जो उच्चारी त्याचा दास मी अंकित काया वाचा मने सहित नसो भाव चित्ती हरिचे गुण गाता गीती हरी अनाचारू वाचे हरी नाम उच्चारू हो का भलती कुळू शुची अथवा चांडाळू म्हणवी हरीचा दासू तुका म्हणे धन्य त्यासू एखादा दुराचारी जरी असला आणि तो जर त्याच्या वाणीनं विठ्ठलाचे नाम घेत असेल तर त्याचा मी काया वाचा आणि मनाने आज्ञाधारक दास होईल त्याच्या चित्तात हरीचे गुण गाताना प्रेम नसेल तर नसू द्या अनाचार करतो पण वाणीने हरिनामाचा उच्चार करीत असेल तर त्याचे कुळ कसलेही असो तो शुद्ध जातीचा आहे तुकाराम महाराज म्हणतात जर तो स्वतःला हरीचा दास म्हणवून घेत असेल तर तो धन्यच आहे हा केसर शिवडी घालून या स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून करिता आठवू या घाली कवू तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुज्यता भक्त प्रल्हादाने हाक मार्गाक्षणीस तो भगवंत धावत येऊन त्यानं खांब फोडला आणि त्यातून माझी विठ्ठल माऊली नृसिंह रूपाने प्रकट झाली अशा कृपाळू माझ्या विठ्ठल माऊलीशिवाय या जगात दुसरे कोण आहे स्मरण केल्याबरोबर धावत येऊन स्मरण करत्यास तो मिठी मारतो तुकाराम महाराज म्हणतात त्या विठाईची नावे गीतात गायली असता आपल्या भक्तांना सायुष्यता द्यावी असे तिला वाटत असते तुकाराम महाराज म्हणतात त्या विठोबाचे गीत गायले असता किंवा त्याचं नामस्मरण केलं असता त्याला सायुष्यता मुक्ती प्राप्त होते लोह चुंबकाच्या बळी उभे राहिले निराळे तैसा तुझी अम्हा ठाई खेळतोशी अंतर्वाही भक्ष अग्नीचा तू दोरा त्याशी वाचवी मोहरा तुका म्हणी अधिलपणे नेलीला कडे चंदने चुंबक असल्यानंतर त्या चुंबकाच्या साह्यानं लोखंड जड असून सुद्धा ते उभे राहते त्याप्रमाणे देवा तूच माझ्या अंतर्बाह्य अवयवांना खेळवीत आहेस त्यांच्याकडून ती ती क्रिया करवून घेत आहेस सामान्यपणे दोरा अग्नीचा भक्ष असून सुद्धा मोहरा नावाचा मनी स्वतःच्या संगतीने त्याला अग्नीमध्ये सुद्धा वाचवतो म्हणजे जर मोहराच्या संगतीत दोरा जर टाकला तर तो अग्नीमध्ये सुद्धा जळू शकत नाही त्याप्रमाणे देवा तू आम्हालाही स्वतःच्या संगतीने या काळापासून वाचवतोस तुकाराम महाराज म्हणतात चंदनाने स्वतःचा सुगंध देऊन सामान्य लाकडे देखील आपल्यासारखी मातवाला नेलेली असतात त्याप्रमाणे तू सुद्धा आम्हाला आपल्यासारखे सच्चिदानंद करतोस डोई वाढवून केशू भूते आणि ती अंगासू तरी ते नव्हती संत जणू तेथे नाही आत्मखुनू मेळवणी नरनारी शकून सांगे नानापरी तुका म्हणे मैंदू नाही त्यापाशी गोविंदू जे लोक डोक्यावर केस वाढवतात आणि अंगामध्ये भूतांचा संचार आणतात आणि घुमत राहतात ते तर संत नसतातच त्यांना आत्मज्ञान सुद्धा नसते जे लोक बाया बापड्यांना भोवती जमा करून अनेक प्रकारचे शकून सांगत असतात ते सुद्धा संत नसतात तुकाराम महाराज म्हणतात हे लोक लबाड ढोंगे असतात त्यांच्या जवळ गोविंद कधी असू शकत नाही गाढ वाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे सगळी वाहना माघारी आ बांडा सुना सोंग संपादनी तरी करू शुद्धवाणी तुका म्हणे खळू करू समयी निर्मळू आम्ही मनाच्या अधीन असलेल्या एखाद्या गाढवासारख्या स्वैराचारी माणसाला सुद्धा चांगला घोड्यासारखा मूल्यवान साधू करू आम्ही आमच्या सहवासाने दुराचार्याचे सुद्धा हृदय परिवर्तन करू आणि त्याला सदाचारी बनवू बांध्या कुत्र्याप्रमाणे पुन्हा पुन्हा संसार रूपी कातळ्याच्या वाहनात चघळणाऱ्याला हरिनामाच्या अमृताची गोडी लावून देऊ ज्यांचे बोलणे नाटकीपणाचे दुसऱ्याला फसवणारे असत्य दांभिक स्वरूपाचे असते त्यांचे बोलणे सुद्धा शुद्ध आणि सत्यस्वरूप करून टाकू आणि त्यांच्या ठिकाणी सत्य बोलण्याची प्रवृत्ती निर्माण करू तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे एखादा मनुष्य खळ दुर्जन दुष्ट पापी जरी असला तरी तो आमच्या पुढे आला आणि त्यांनी आमची संगती जर केली तर आम्ही त्याला धर्माने वागणारा भक्ती करणारा आणि सत्य बोलणारा करून टाकू बाप मेला न कळता नवती संसाराची चिंता विठू तुझे माझे राजू नाही दुसऱ्याचे काजू बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली ओर मेली बरी झाली देवे माये विरहित केली माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता काहीच कळत नव्हते अशा लहान वयामध्ये बाप मेला मग काय विठोबा तुझे आणि माझेच राज्य दुसऱ्याचे कामच राहिले नाही त्यामुळे भक्ती करण्यास पूर्ण स्वातंत्र्य मिळाले बायको मिली विचारी संसार दुःखातून सुटली देवाने अशा प्रकारे माझ्याकडून स्त्री विषयीचा लोभ सहजच सोडवला मुलगा मेला तेही बरे झाले देवाने ऐकेच मायापाशातून मुक्त केली तुकाराम महाराज म्हणतात पुढे माझ्या देखत मला कळत होते अशा वयात आई सुद्धा गेली तर मग देवाने संसाराची पूर्ण चिंताच नाहीशी करून टाकली एकामागून एक अशा अनेक आपत्ती जरी आल्या तरी ईश्वर भक्तीच्या दृष्टीने ती इष्टापती मानून शोकात न बुडून जाता परमार्थ करावा असा या अभंगाचा अभिप्राय आहे योग तपयांची नावी गळित व्हावे अभिमानी करनेती हिची करा सत्य बरा व्यापारू तरी खंडीर झारू निघे भारू देहाचा तुका म्हणी माना मानू हे बंधन नसावी आपला सर्व अभिमान निघून जावा आणि या स्थितीचेच नाव योग किंवा तप असे आहे तुम्हाला जे काही करायचे असेल ते हेच करा की सत्याला धरून सर्व व्यवहार करा तरच तुमची जन्ममृत्यूची ये जा संपून जाईल आणि देहबुद्धीचा भार हलका होईल तुकाराम महाराज म्हणतात मानापमानाचे ही ओझे आपल्यावर कधी घेऊ नये करी संध्या स्नानू वारी खाओ नियानू तया नाही लाभहानी आजावेचा चिमानी मजुराची धनु वेळा दोरची जतनू तुका म्हणे नाही अधिराशी देव काही अरे वेळच्या वेळेला स्नान संध्या करतो पण दुसऱ्याचे अन्न खाऊन सारे व्यर्थ घालवतो त्याला कसला लाभ किंवा तोटा होत नाही त्याच्या जमेचा किंवा खर्चाचा हिशोब सारखाच राहतो मजुराचे शेवटी धन कोणती असते तर त्याने आपल्या वेळाने किंवा दोराने जतन जेवढे करून ठेवले असते तेच तुकाराम महाराज म्हणतात आधीर होणाऱ्या माणसाला देव कसा बरे भेटणार वाखर घेऊन आली त्या अशी तर वारेने आली नवी आपुले उचितो करुणी टाकावे फजितो अंगुळी आमोडी त्या अशी काय सिली घोडी नपुंसकासाठी तुका म्हणे न लगे जेठी एक मनुष्य आपल्या हातातील वस्त्र घेऊन धावून आला तर त्यास तलवार घेऊन मारण्यास जाण्याची गरज असते काय हे काही ठीक नाही असे म्हणून त्याला फजित करता येते नुसत्या बोटांच्या दबावानेच ज्याचा मोड होऊ शकतो त्याच्यासाठी हत्यारांची किंवा घोडेस्वरांची जरुरी नाही नपुसकाच्या पराभवासाठी पैलवानाची जरुरी नसते आश्रम करशी चोख तरी तू पावशी उत्तम लोक तुझला ते नाही ठावी जेने अंगेची ब्रह्म व्हावी जरी तू जालाशी पंडित करिषी शब्दांचे पांडित्यू गासितान बंधू हाव भाव गीत छंदू जानशील तू स्वतंत्र आगमोक्त पूजायंत्र साधनाच्या ओढी डोळियांच्या मोडामोडी तुका म्हणे देही संत झाले विदेही तू वर्णाश्रमाप्रमाणे जर राहशील तर तू उत्तम लोकात पावशील पण स्वतःच्या देहाने ब्रह्मपदाचा अनुभव कसा घ्यावा हे मात्र तुला समजणार नाही तू अगदी जरी मोठा पंडित असलास तरी फार तर तुला शब्दांचे पांडित्य सांगता येईल चांगल्या ताना घेऊन गायन शिकलास तर हावभावाने युक्त असे नाना गीतांचे आणि छंदाचे प्रकार तू गाशील सुद्धा तू शास्त्रप्रणीत असे स्वतंत्र पूजातंत्र जाणत असशील किंवा साधनांच्या नाना प्रकाराने डोळ्यांचे उघडझाप करीत असील पण याच्या योगे काही साधणार नाही तुकाराम महाराज म्हणतात तू संतांच्याकडे पहा ते या देहेचे विधेयी म्हणजे मुक्त झालेले आहेत प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी मने सहित वाचा काया हवघे दिले पंढरी राया सत्ता या हाती माझी किव काकुलती तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याची इच्छी देवाविषयी गाढ प्रेम असणे हाच एक बळकट अशा प्रेमसूत्राचा धागा आहे आणि या धाग्यामुळेच भक्तांच्यासाठी तो भगवंत जिकडे नेईल तिकडे तो जातो आम्ही आपल्या मनासहित आमची वाणी आमचे सर्व शरीर भगवंताला अर्पण केले आहे त्याच्या हातात आता सर्व सत्ता आहे मी त्याच्या पुढे काकुळतीला येत असतो तुकाराम महाराज म्हणतात तो जसे ठेवी तसेच आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे राहतो भाव विलठाया पांडुरंगो चिंतिलिया त्याशी चिंतिलिया मनी चित्ता करे गवसनी भावावया फळू अंगी असावे हे बळू तुका तई सिद्धी ओळखते पायी ज्या ठिकाणची आपण इच्छा करीत असतो त्या ठिकाणीच या पांडुरंगाच्या चिंतनामुळे पोहोचता येते या श्रीहरीस मनात चिंतल्याबरोबर तो आपल्या चित्ताचे झाकण करून आपल्या भक्तांचे रक्षण करतो असे हे इच्छिलेले फळ मिळण्यासाठी आपल्या अंगामध्ये भक्तीचे मोठे बळ असावे लागते तुकाराम महाराज म्हणतात तेव्हाच सर्व सिद्धी पायाशी प्राप्त होतात धन्य भाव शिडू ज्याचे हृदय निर्मळू तुझी प्रतिमेचे देऊ संत म्हणती तेथे भावू विधी निषेधने नती एकनिष्ठा धरून चित्ती तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा ज्यांचे हृदय निर्मळ झालेलं आहे आणि जे शुद्ध भावाचे आहेत ते खरोखर धन्य आहेत जे लोक प्रतिमेच्या देवाची पूजा मोठ्या प्रेमाने करतात त्या ठिकाणी भावभक्ती आहे असे संत पुरुष सांगतात हे लोक कोणत्या प्रकारचा विधिनिषेध मनात न आणता ईश्वरावर एकनिष्ठेने भाव ठेवतात आणि चित्तामध्ये सुद्धा भाव ठेवून वागत असतात तुकाराम महाराज म्हणतात मग देवालाही आपल्या भक्ताच्या भावाप्रमाणेच व्हावे लागते आधीच आळशी वरी गुरुचा उपदेशी मग चाकैची आडकाठी विधी निषेधाची भेटी नाचरवे धर्म न करवे विधी कर्म तुका म्हणे ते गाढवू घेती मना सवे धावू मुळातच आळशी असलेला आणि शिष्याला गुरुही तसाच आशाला प्रोत्साहन देणारा भेटावा मग त्याला विधी निषेधाची काहीच आडकाठी शिल्लक राहत नाही शास्त्रांनी सांगितलेले धर्म आचरत जाऊ नये असेच त्यास वाटत राहते काही विधी किंवा पवित्र कर्मे करावीत असे त्याला वाटत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशी माणसे मनाच्या वेगानुसार धावा घेणाऱ्या गाढवाप्रमाणे असतात नाचे टाळी पिटी प्रेमी अंग धरणी लोटी माझे सखेती सज्जनो भोळे भाविको हरिजनो न धरिती लाजू नाही जना सवे काजू तुका म्हणी दाटी कंठ नेत्री जळ लोटी जे भक्त भक्ती प्रेमामध्ये तल्लीन होऊन नाचतात टाळ्या वाजवतात प्रेमाने अंग धरणीवर लोटून देतात ते भोळे भाविक भक्त सज्जन माझे सखे आहेत ते माझे सोयरे आहेत असे मला वाटते त्यांना कसली लाज धरावीशी वाटत नाही लोक काय म्हणतील याची त्यांना तमान असते तुकाराम महाराज म्हणतात अशा भक्तांचा कंठ दाटून येतो त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत असते टिळा टोपी माळा देवाचे गबाळी वाघवी ओंगळे पोटासाठी तुळशी खोवी काली दर्भ खोवी सेंदी नटकी धरी बोंडी नाशिकाची कीर्तनाची वेळी रडे पडे लोळे प्रेमे विन डोळे गडताती तुका म्हणी ऐसे मावेचे महिंदू त्यापाशी गोविंदू नाही नाही काही म्हणजे नुसतीच कानटोपी घालतात कपाळावर भला मोठा चंदनाचा टिळा लावतात आणि देवाचे खोटे ओझे आपण धारण केलेली सांगतात आणि अनेक प्रकारचं हे गबाळ स्वतःबरोबर वागवत राहतात कानामध्ये तुळशीपत्र खोवतात शेंडीला दर्भ बांधतात आणि नाकाचा शेंडा खोट्याने हातात धरून जप केल्याचे भासवतात कीर्तन करत असताना ते रडतात धरणीवर पडतात लोळतात आणि ईश्वर प्रेमाशिवाय त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असते म्हणजे ते फक्त नाटक करीत असतात तुकाराम महाराज म्हणतात हे खोट्या आचरणाचे हे मायेचे महिंद आहेत ते ढोंगे आहेत त्यांच्याजवळ गोविंद निश्चितपणाने नाही असे समजावी धन्य देऊ गाव पुण्यभूमी ठाऊ तेथे नादे देव पांडुरंगू धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे उच्चारिते वाचे नाम घोषू करकटे उभा विश्वाचा जनिता वा मांगिते माता रुखमा देवी गरुड पारी उभा जोडून करू अश्वत्थ समोर उत्तरामुखू दक्षिणे शंकरो लिंग शोभे गंगातीरो इंद्रायणी लक्ष्मी नारायण बल्लळाचे बनू तेथे अधिष्ठानो सिद्धेश्वरो विघ्न राजद्वारी बहिरव बाहिरी हनुमंत शेजारी सहित दोघे तेथे दास तुका करीतो कीर्तनू हृदय चरण विठोबाचे हे माझे देहू गाव धन्य आहे आणि मोठ्या पुण्याईचे स्थान आहे कारण या ठिकाणी प्रत्यक्ष देवाची पांडुरंगाची व कायमची वस्ती आहे या क्षेत्रामधील लोक सुद्धा धन्य आणि नशीबवान दैववान आहेत कारण त्यांच्या मुखात सारखा विठ्ठलाचा नामघोष चालत असतो या विश्वाला जन्म देणाऱ्या विठ्ठलाचे हात त्याच्या कमरेवर असून तो उभा राहिलेला आहे त्याच्या डाव्या अंगाला रुक्माई देवी उभी आहे जवळच्या पारावर गरुड उभा असून त्याने हात जोडलेले आहेत समोर उत्तरेला पिंपळाचा वृक्ष आहे दक्षिण दिशेला हरिशोराचे म्हणजे शंकराचे लिंग असून या गावास असणारे इंद्रायणी नावाच्या नदीचे तीर शोभून दिसत आहे जवळच लक्ष्मीनारायणाच्या आणि वल्लाळाचे वन असून त्या ठिकाणी शुद्धेश्वराचे स्थान प्रसिद्ध आहे दारात विघ्न दूर करणाऱ्या गणपतीचे स्थान असून बाहेर भैरोबा ही ग्रामदेवता आहे आणि हनुमंत सुद्धा रक्षणासाठी शेजारीच उभा आहे तुकाराम महाराज म्हणतात या गावात हा दास कीर्तन करीत असून हृदयाची विठोबाचे चरण धरीत आहे